लेसन नंबर थर्टीन हे एक दुकान आहे दुकानात खूप पोती आहेत पोत्यांमध्ये धान्य आहे हा गहू आहे ही ज्वारी आहे आणि हे कडधान्य आहे हे पोत पहा पोत्यात साखर आहे तिकडे तराजू आहे तराजूत गहू आहे तिकडे दुकानदार आहे इकडे गिराईक आहे ते काय आहे तो तराजू आहे तराजूत किती किलो गहू आहे तराजूत दहा किलो गहू आहे हा ही किती किलो साखर आहे ही वीस किलो साखर आहे ती दहा पोती ज्वारी आहे ते पाच पोती कडधान्य आहे दुकानात तेल आहे तेल बरणीत आहे बरणीत किती तेल आहे बरणीत पाच किलो तेल आहे तिकडे काय आहे तिकडे इतर वस्तू आहेत लिसन अँड रिपीट हे दुकान आहे हे दुकान आहे दुकानात खूप पोती आहेत दुकानात खूप पोती आहेत पोत्यांमध्ये धान्य आहे पोत्यांमध्ये धान्य आहे हा गहू आहे हा गहू आहे ही ज्वारी आहे ही ज्वारी आहे आणि हे कडधान्य आहे आणि हे कडधान्य आहे हे पोत पहा हे पोत पहा पोत्यात साखर आहे पोत्यात साखर आहे तिकडे तराजू आहे तिकडे तराजू आहे तराजूत गहू आहे तराजूत गहू आहे तिकडे दुकानदार आहे तिकडे दुकानदार आहे इकडे गिराईक आहे इकडे गिराईक आहे ते काय आहे ते काय आहे तो तराजू आहे तो तराजू आहे तराजूत किती किलो गहू आहे तराजूत किती किलो गहू आहे तराजूत दहा किलो गहू आहे तराजूत दहा किलो गहू आहे ही किती किलो साखर आहे ही किती किलो साखर आहे ही वीस किलो साखर आहे ही वीस किलो साखर आहे ती दहा पोती ज्वारी आहे ती दहा पोती ज्वारी आहे ते पाच पोती कडधान्य आहे ते पाच पोती कडधान्य आहे दुकानात तेल आहे दुकानात तेल आहे तेल बरणीत आहे तेल बरणीत आहे बरणीत किती तेल आहे बरणीत किती तेल आहे बरणीत पाच किलो तेल आहे बरणीत पाच किलो तेल आहे तिकडे काय आहे तिकडे काय आहे तिकडे इतर वस्तू आहेत तिकडे इतर वस्तू आहेत drills, repeat and response drills. हा गवळी आहे हा गवळी आहे गवळ्याजवळ दूध आहे गवळ्याजवळ दूध आहे गवळ्याजवळ किती दूध आहे गवळ्याजवळ किती दूध आहे गवळ्याजवळ चार लिटर दूध आहे गवळ्याजवळ चार लिटर दूध आहे हे दुकान आहे हे दुकान आहे दुकानात लोणी आहे दुकानात लोणी आहे दुकानात किती लोणी आहे दुकानात किती लोणी आहे दुकानात आठ किलो लोणी आहे दुकानात आठ किलो लोणी आहे हा चहा आहे हा चहा आहे हा किती कप चहा आहे हा किती कप चहा आहे हा दोन कप चहा आहे हा दोन कप चहा आहे ही कॉफी आहे ही कॉफी आहे ही किती कप कॉफी आहे ही किती कप कॉफी आहे ही तीन कप कॉफी आहे ही तीन कप कॉफी आहे हे दूध आहे हे दूध आहे हे किती कप दूध आहे हे किती कप दूध आहे हे चार कप दूध आहे हे चार कप दूध आहे हा तांदूळ आहे हा तांदूळ आहे तांदूळ कुठे आहे तांदूळ कुठे आहे तांदूळ पोत्यात आहे तांदूळ पोत्यात आहे पोत्यात किती किलो तांदूळ आहे पोत्यात किती किलो तांदूळ आहे पोत्यात दहा किलो तांदूळ आहे पोत्यात दहा किलो तांदूळ आहे ही डाळ आहे ही डाळ आहे डाळ कुठे आहे डाळ कुठे आहे डाळ डब्यात आहे डाळ डब्यात आहे डब्यात किती डाळ आहे डब्यात किती डाळ आहे डब्यात दोन किलो डाळ आहे डब्यात दोन किलो डाळ आहे हे दही आहे हे दही आहे दही कुठे आहे दही कुठे आहे दही पातेल्यात आहे दही पातेल्यात आहे पातेल्यात किती किलो दही आहे पातेल्यात किती किलो दही आहे पातेल्यात एक किलो दही आहे पातेल्यात एक किलो दही आहे substitution drill substitute the underline words with the given words making necessary changes in the sentences हा अकरा किलो तांदूळ आहे पेरू हे अकरा पेरू आहेत तो पंधरा किलो गहू आहे पक्षी ते पंधरा पक्षी आहेत ही पंचवीस किलो ज्वारी आहे होड्या ह्या पंचवीस होड्या आहेत ती सत्तावीस किलो साखर आहे शाली त्या सत्तावीस शाली आहेत हे दोन किलो तेल आहे लिंब ही दोन लिंब आहेत ते बारा किलो लोणी आहे केळी ती बारा केळी आहेत हा चौदा कप चहा आहे वाघ हे चौदा वाघ आहेत हे पन्नास लिटर दूध आहे पाखर ही पन्नास पाखर आहेत हे चाळीस किलो दही आहे किल्ल्या ह्या चाळीस किल्ल्या आहेत हे सहासष्ट किलो तेल आहे पडदे हे सहासष्ट पडदे आहेत ही बेचाळीस कप कॉफी आहे भांडी ही बेचाळीस भांडी आहेत ही सत्तावन पोती बाजरी आहे साबण हे सत्तावन साबण आहेत हे सतरा पोती कडधान्य आहे पेन्सिली ह्या सतरा पेन्सिली आहेत हे नऊ लिटर पाणी आहे कंगवे हे नऊ कंगवे आहेत हे नव्वद किलो तूप आहे क्लिपा ह्या नव्वद क्लिपा आहेत हे ऐंशी लिटर दूध आहे मेंढर ही ऐंशी मेंढर आहेत ही पाच किलो भाजी आहे फोटो हे पाच फोटो आहेत हा एक कप कोको आहे मुलगा हा एक मुलगा आहे हे तेहतीस कप सरबत आहे लिंब ही तेहतीस लिंब आहेत Fill in the gaps drill. Select the correct word from the brackets and fill it in the gap. हा किती कप आहे पाणी पैसा दूध चहा हा किती कप चहा आहे त्या किती आहेत कॉफी बांगड्या ज्वारी साखर त्या किती बांगड्या आहेत ही किती आहे कॉफी बायको गाय दूध ही किती कॉफी आहे ते किती आहे पेले लोणी लिंबू झाड ते किती लोणी आहे ती किती आहे साखर पुस्तक मुलगी बायका ती किती साखर आहे ते किती आहेत गहू पेरू पिसू गळू ते किती पेरू आहेत ही किती आहेत पापण्या वांगी डोळे तेल ही किती वांगी आहेत हे किती आहे दही हत्ती नदी मामा हे किती दही आहे ते किती डझन आहेत आंबे संत्री केळी ते किती डझन आंबे आहेत हा किती किलो आहे मुलगा तांदूळ भाजी वाघ हा किती किलो तांदूळ आहे transformation drill Give the questions in order to obtain the following answers. हे चार कप दूध आहे हे किती दूध आहे हे दूध आहे हे काय आहे हा पंधरा किलो तांदूळ आहे हा किती किलो तांदूळ आहे हा तांदूळ आहे हे काय आहे ही पाच पेले कॉफी आहे ही किती कॉफी आहे कॉफी पेल्यात आहे कॉफी कुठे आहे हे तेल आहे हे काय आहे तेल बरणीत आहे तेल कुठे आहे बरणीत तीन किलो तेल आहे बरणीत किती किलो तेल आहे पातेल्यात एक किलो दही आहे पातेल्यात किती दही आहे तो दोन कप चहा आहे तो किती कप चहा आहे हा पेढा आहे हे काय आहे पोत्यात चाळीस किलो ज्वारी आहे पोत्यात किती ज्वारी आहे हे पाणी आहे हे काय आहे